श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय सतरा वृंदावनातील रासक्रीडा श्री गणेशायन महा हे गोवर्धनधारी मुलीचे मन जसे माहेरी ओढ घेते तसे जर भक्ताचे मन तुझ्याकडे लागले तर संसाराचे बंधन कुठून राहील संसाराची चिंता करतात तशी जर लोक हरी कसा प्राप्त होईल याची चिंता करतील तर संकट ओढणार नाही तो उद्धार करीलच करील श्रोतेजन हो भागवतात हरिवंशात व पद्मपुराणात राजक्रीडेचे वर्णन व्यासानी केलेले आहे त्या भगवंताच्या लीलेचे रहस्य इंद्रादी देवांनाही कळले नाही तिथे मला पामराला काय कळणार मी व्यासांचीच वचने प्राकृतात पुन्हा सांगतो कात्यानी व्रताच्या वेळी कृष्णाने गोपकुमारींना सांगितले होते शरदाच्या पौर्णिमेला मी तुमची इच्छा पूर्ण करीन त्याप्रमाणे कृष्ण शरद ऋतूतील पौर्णिमेला रात्रीच वृंदावनात मुरली वाजवू लागला तो ध्वनी कानी पडताच घरादाराचा विचार सोडूनच हातातील उद्योग तसाच सोडून गोपी कुंजवनाकडे धावल्या त्यावेळी शीतल मंद मंद पवन सर्वांगाला सुख देत होता पूर्व दिग्भागी पूर्णचंद्र रजत किरणाने सृष्टीला नाहू घालीत होता पुष्पसुगंधाने आसमंत भारून गेला होता भ्रमर रात्री पुष्पावरून पुष्पावर उडत होते आकाशात एकही मेघ नव्हता एकमेव मुरलीचा ध्वनी घुमत होता कृष्ण म्हणजे श्यामल सगुण ब्रह्मच त्या मुरलीच्या स्वराने चांदण्यावर आरूढ होऊन गांधर्व मोहित होऊन तिथे आले मदनाचे रूप त्रैलोक्यात श्रेष्ठ पण कृष्णापुढे ते फिकेच मुरलीचा रव श्रवणी पडताच गोपींची दांदल कशी उडाली कोणी दूध काढत होती ती गायी खालून तशीच निघाली ताक घुसळताना मुरलीचा ध्वनी आला तेव्हा एक रवीच हातात घेऊन निघाली एकीने तर तान्या मुलालाच घरात सोडले एक रात्री जेवत होती ती अर्धा भात तसाच खात निघाली एक दागिने घालीत होती ती एका कानात एका हातात भूषणे घालूनच चालायला लागली आणि वृंदावन जवळ येतात अशा कितीतरी गोपी धावतच कृष्णापाशी आल्या मुरलीने वेडे केले होते त्यांना कृष्णाने त्यांना उन्मन केले होते त्या भोवती जमल्या त्यावेळी कृष्णाने त्यांना म्हटले अहो गोपीनो तुम्ही या अशा रात्री अवेळी इथे का आलेले आहात तुम्हाला घरदार नाही पती संसार नाही हे वागणे चांगले नाही तुम्ही घरी परत जावे कृष्णाचं हे निष्ठूर वचन ऐकून प्रथम त्यांना मोठाच धक्का बसला मग त्या एकदम रडू लागल्या विनवण्या करून म्हणू लागल्या कान्हा आम्ही घर संसाराचा विचारच सोडला आहे आता तूच आमचे सर्वस्व तूच आमचे घर तूच आमचा संसार तूच आमचा पती तुझ्याविना आता गतीच नाही कृष्णा तू असे कठोर बोलून का दुःख देतोस कृष्णाने त्यांची अनन्य भक्ती ओळखली तो हसला त्यांच्यासाठी त्याने अनेक रूपे धारण केली जितक्या गोपी तितके कृष्ण कोणाला आपल्याबरोबर कृष्ण नाही असे वाटायला नको नंतर त्यांनी खेळ खेळण्यास प्रारंभ केला एकेका गोपीनंतर एक एक कृष्ण अशा रीतीने एक मालास तयार केली त्या मग फेर धरून नृत्य करू लागल्या कृष्ण हाच नीलमणी गोपी म्हणजेच सुवर्णाचे मणी किंवा इच्छा हाच मेघ व गोपी ह्या सौदामिनी गोपीनी जी जी इच्छा मनी धरली ती ती कृष्णाने पूर्ण केली त्यांचे राम रासनृत्य पाहण्यासाठी देवता आकाशात येऊन थांबल्या जो अनेक असुरांचा संहार करणारा शक्तिमान कृष्ण तोच आज भक्तीला वश होऊन अतिशय कोमल स्वभावाचा झाला चांदण्यांपेक्षा शीतल व सुखदायी अशी त्याची कृपादृष्टी होती गोपी याच तपस्वी ऋषी अनेक जन्म तप करून त्यांनी अठ्ठावीसाव्या युगात कृष्णाबरोबर सगुण साकार संघ मागून घेतला होता अद्वैत समूर्त झाले होते गोपींना आता असे वाटू लागले की जन्मोजन्मीची तपस्या फळली आता कृष्णाची आपल्याला नित्य प्राप्ती आहे हाही अभिमानच श्रीहरीला भक्तांचा अभिमान खपत नाही भक्त नम्र निर्गर्भी अहमशून्य व्हावा असेच त्यांचे मत आहे कृष्णाला गोपींच्या मनातील गर्वांचा उदय कळला त्याने त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले तो आपली सर्व रूपे आवरून एकदम दिसेनासा झाला गोपीना सारे एकदम शून्य झाले नटलेली सृष्टी कष्टी दिसू लागली चांदणे जाळू लागले सुगंधाचा राग येऊ लागला कृष्णाला हाकामारीत त्या इकडे तिकडे धावू लागल्या झाडांना वेलींना भ्रमरांना विचारू लागल्या तुम्ही कृष्णाला पाहिलेत का तुळशीच्या रोपट्याला विचारू लागल्या कृष्णप्रिय त्याचा ठाव ठिकाणा सांग ना मोराला म्हणाल्या तुझ्या पिसांचा तो कान्हा मुकुट करतो तुला तो दिसला का रे आम्हाला अचानक सोडून गेला कुठे गेला आमचे काय चुकले सख्यानो तुम्हीच कृष्ण व्हा आम्ही तुमच्या संगे क्रीडा करतो नाना प्रकारे त्या कृष्णाच्याच आठवणी काढू लागल्या रडू लागल्या त्यांना एका जागी कृष्णाची व एका गोपीची पावले उमटलेली दिसली त्या पाऊल खुणांचा माग काढीत त्या चालल्या त्या गोपीने एका ठिकाणी उंचावरची फुले काढली असावी तिला या जागी कृष्णाने उचलून घेतले असावे इथे दोघे बरोबर चालले असावीत असे तर्क करीत गोपी शोध घेत होत्या एका ठिकाणी त्यांना फुलांचीच बनलेली पण चुरगळलेली शेज दिसली त्या गोपीने काय मिळवले ते त्यांना कळलेच मत्सर उत्पन्न झाला आधी गर्व आता मत्सर पण जरा पुढे गेल्यावर त्यांना काय दिसले ती गोपी एका झाडाच्या बुंद्याशी रडत बसली होती तिलाही कृष्ण सोडून गेला तिलाही अभिमान झाला होता कृष्ण माझाच आहे इतर गोपींपेक्षा त्याचे मजवरच प्रेम आहे त्या अभिमानामुळे कृष्ण तिलाही दिसेनाचा झाला सर्वांना विरहाने वेडे केले दोन दोन चार चार गोपी वृंदावनात कृष्णाला शोधायला निघाल्या पुरुष प्रकृती त्रिगुण पंचप्राण अष्टदा प्रकृती दशेंद्रिये चतुर्दश विद्या चार वेद अठरा पुराणे यांच्याही पलीकडे असणारा तो भगवान कृष्ण त्यांना सापडेना कसा सापडावा अभिमानाने दृष्टी अंध झाली ना आता कृष्णाचे सोंगे आणून गोपी आपसात क्रीडा करू लागल्या पण त्यातही त्यांचे मन फार वेळ रमेना प्रत्यक्ष अनुभूतीचा आनंद जसा शब्दांनी देता घेता येत नाही तसे खोटे खेळ खेळून खरी हरिलीला चाखायला कशी मिळेल मग त्या आक्रोश करू लागल्या त्यांच्याशिवाय कसलेच भान त्यांना होईना त्यांचा गर्व नाहीसा झाला त्या कृष्णाला अनेक स्तोत्रांनी अळवू लागल्या त्यांच्या अवतार वर त्यांच्या त्याच्या अवतार कार्याचे वर्णने करून प्रार्थना करू लागल्या त्याची विरह कातरता पराकोटीस पोचली त्या प्राणत्याग करण्यात उद्योग झाल्या तेव्हा सारी सृष्टीच शोक करू लागली गोपींची फार कठोर परीक्षा पाहिली आता पुरे झाले असे ठरवून एकदम कृष्ण त्यांच्यामध्ये प्रगट झाला गोपींना पुन्हा धक्का बसला तो धक्का असीम आनंदाचा होता त्यानंतर कृष्णाने त्या पौर्णिमेच्या रात्री गोपींबरोबर जीवाशिवाच्या मिलनाप्रमाणे दिव्य रासलीला केली ज्या देवांना त्याचे ते परम रहस्यमय दर्शन व ज्ञान झाले ते धन्य झाले गोपींचे सर्व भवपा भवपाश त्यावेळी दूर झाले त्या रात्रीपासून गोपींना श्रीकृष्ण नित्य निकट आहे असेच झाले विरही ही गोष्टच उरली नाही श्रोते हो आता कृष्णाचे पुढील महान कार्य ऐका अध्याय सत्रात समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू